जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्री दासबोध दशक पाचवा समास तिसरा सत्शिक्ष लक्षण याचा आपण परिचय करून घेणार आहोत सद्गुरूला ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतः सत्शिष्य होणे लबाड गुरु आणि लबाड शिष्य यांच्या जोड्या लगेच जुळतात कारण दोघांना अध्यात्मविद्येशी काही देणे घेणे नसते किंबहुना मागणी तसा पुरवठा या नियमानुसार लबाड गुरु ही लबाड शिष्यांची निर्मिती असते या उलट सद्गुरू ही सत्शिष्याची निर्मिती असते प्रामाणिक शिष्य लबाड गुरूंकडे गेला तरी तो तिथे फार काळ रमत नाही अशा सत्शिष्यापुढे लबाड गुरूंचे फार चालतही नाही म्हणून एखाद्या गुरुला तपाशीत बसण्यापेक्षा साधकाने या समासात सांगितलेली सत्शिष्याची लक्षणे आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा प्रत्येकेला रामकृष्ण परमहंसासारखे सद्गुरू हवे असतात परंतु कुणीही स्वामी विवेकानंदाप्रमाणे सत्शिष्य व्हायला तयार नसतो समासाच्या प्रारंभी श्री समर्थांनी शेती व्यवसायातील दृष्टांत देऊन साधनेची चतुसूत्री सांगितली आहे ज्याप्रमाणे शेतीसाठी जमीन सुपीक असावी लागते बी उत्तम असावे लागते वेळेवर पाऊस पडावा लागतो आणि गुरांपासून संरक्षण व्हावे म्हणून कुंपण लागते त्याचप्रमाणे तसेच सद्गुरू सद्शिष्य आणि सद्ग्रंथांचे वाचन आणि ईश्वर प्राप्त प्राप्तीची प्रत्यक्ष साधना याची अध्यात्मात गरज आहे ओवी क्रमांक बारा व तेरा मध्ये सदशिष्याची दहा लक्षणे सांगितली असून ओवी क्रमांक एकोणावीस नंतर सदशिष्याची अनेक लक्षणे सांगितली आहेत साधकाने ही सारी लक्षणे प्रयत्नपूर्वक आत्मसात करण्याचा अभ्यास करावा ज्याप्रमाणे गुरुलक्षण सांगताना दांभिक गुरुवर असूर ओढले आहेत त्याप्रमाणेच चोपनव्या ओवीपासून दांभिक शिष्याची हजेरी घेतली आहे रजगुणी माणसे जेव्हा अध्यात्मात पडतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने अध्यात्म ही एक करमणूक असते अशी माणसे आपल्या परमार्थाचे प्रदर्शन करतात व परमार्थाचा धंदा करतात अत्यंत कठोर शब्दात श्री समर्थ त्यांची निर्भत्सना करतात त्यामुळे हा समास दासबोधातील सर्वात मोठा म्हणजे एकशे चार ओव्यांचा झाला आहे या समासात देवापेक्षा सद्गुरु मोठे आहेत हा मुद्दा ओवी क्रमांक चाळीस ते पन्नासमध्ये मांडलाय पुढे देव शब्द मूर्तीपूजा या अर्थाने आला आहे ओवी क्रमांक चौवेचाळीस पाहून राम कृष्ण या अवतारी पुरुषांपेक्षा सद्गुरू श्रेष्ठ आहेत असा चुकीचा अर्थ कोणीही लावू नये कारण राम आणि कृष्ण हे आत्मज्ञान झालेले देव असून ते परतपर गुरु आहेत स्वतः श्री समर्थांनी श्री रामाला गुरु मानले होते मीराबाईंनी श्री कृष्णाला गुरु मानले होते अध्यात्मशास्त्रात देव हा शब्द जेव्हा निषेधात्मक अर्थाने येतो तेव्हा मूर्तीपूजा या अर्थाने तरी तो आलेला असतो किंवा स्वर्गातील इंद्रादी देव या अर्थाने आलेला असतो स्वर्गातील देव भोगी असल्यामुळे सद्गुरु अथवा संत यांच्यापेक्षा ते कनिष्ठच असतात खरे सद्गुरु साधकाला राम कृष्ण शंकर गणपती या देवतांचीच उपासना करावयास सांगतात ते स्वतःला देवाच्या तुलनेने हीनधीन समजतात यदा कदाचित एखादा गुरु या ओव्यांच्या आधारे आपण देवापेक्षा श्रेष्ठ आहोत असे प्रतिपादन करीत असल्यास साधकाने त्यांच्यापासून सावध राहावे आपण श्रेष्ठ आहोत हे माहिती नसणे ही श्रेष्ठत्वाची खरी कोण आहे आणि हेच आपण या समासामध्ये पाहणार आहोत श्रीराम मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण आता सदशिष्याची ओळखण सावध ऐका श्रीराम सद्गुरुविन सदशिष्य तो वाया जाय निशेष का सदशिष्ये विनविशेष शिने श्रीराम उत्तम भूमी शोधली शुद्ध ते बीज पिरिले किडखाद का ते उत्तम बीज परी संबंध सी पडिला श्रीराम तैसा सत्शिष्य ते सतपात्र आणि गुरु सांगे तंत्र मंत्र तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही श्रीराम अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनधिकारी भाग्यपुरुषाचा भिकारी पुत्र जैसा श्रीराम तैसे एका विन एक होत असे निरर्थक परलोकीचे सार्थक ते दुरी दुरावे श्रीराम म्हणून सद्गुरु आणि सदशिष्य तेथे न लगती सायास त्या उभयंतांचा हव्यास पुरे एकसरा श्रीराम सुभूमी आणि उत्तम कन उगवे ना पर्जन्य विन तसे निरूपण नसता होय श्रीराम शेत पिरले आणि उगवले परंतु निगे विन गेले साधने विन तैसे झाले साधकाशी श्रीराम जववरी पीक आपणास भोगे तववरी अवघेची करणे लागे पीक आलिया ही उगे राहूची नये श्रीराम तैसे आत्मज्ञान झाले परिसाधन पाहिजे केले एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे श्रीराम म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु सदशिष्य आणि सदशिष्यास विचारू सत्कर्म आणि सदवासना पारू पाववी भावाचा श्रीराम सदुपासना सत्कर्म सत्क्रिया स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर श्रीराम ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी श्रीराम येते शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरु पाशी सद्गुरु पालटी अवगुणांशी नाना यत्ने करूनी श्रीराम सद्गुरू चेनी सत्शिष्य पालटे परंतु सत्शिष्य असद्गुरु न पालटे काजे थोरपण तुटे मनोनिया श्रीराम या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सनमार्ग लाहिजे नाही तरी होईजे पाषांड वरपडे श्रीराम येते सद्गुरूची कारण एर सर्व निराकारण तथापि सांगो ओळखन सदशिष्याची श्रीराम मुख्य सदशिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण शिष्य शिष्य श्रीराम शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे शिळ शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी श्रीराम शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे सुचिष्मंत शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी श्रीराम शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष शिष्य पाहिजे परमदक्ष शिष्य पाहिजे अलक्ष लक्ष ऐसा श्रीराम शिष्य पाहिजे धीर शिष्य पाहिजे अति उदार शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी श्रीराम शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी शिष्य पाहिजे अर्थातरी प्रवेश करता श्रीराम शिष्य पाहिजे परमशुद्ध शिष्य पाहिजे सावध शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा श्रीराम शिष्य पाहिजे प्रज्ञावंत शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा श्रीराम शिष्य पाहिजे युक्तिवंत शिष्य पाहिजे बुद्धिवंत शिष्य पाहिजे संता संत विचार घेता श्रीराम शिष्य पाहिजे दारिष्टाचा शिष्य पाहिजे व्रताचा शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील श्रीराम शिष्य असावा सात्विक शिष्य असावा भुजक शिष्य असावा साधक साधन करता श्रीराम शिष्य असावा विश्वासी शिष्य असावा काया क्लेशी शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे श्रीराम शिष्य असावा स्वतंत्र शिष्य असावा जगमित्र शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे श्रीराम शिष्य असावा सद्विद्येचा शिष्य असावा सद्भावाचा शिष्य असावा अंतरेचा परमशुद्ध श्रीराम शिष्य नसावा अविवेकी शिष्य नसावा गर्भसुखी शिष्य न असावा संसार दुःखी संतप्त देही श्रीराम जो संसार दुःखे दुखवला जो त्रिविध तापे पोळला तोची आद्याकारी झाला परमार्थाशी श्रीराम बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे श्रीराम जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास विश्वास बळे दृढ कास धरली सद्गुरूची श्रीराम अविश्वासे कास सोडिली ऐसी बहुतेक भवी बुडाली नाना जळचरी तोडिली मध्येची सुखदुःखे श्रीराम या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सदशिष्य मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यो श्रीराम जो सद्गुरु वचने निवाला जो सायुज्यतेचा आखिला संसार पांगे पांगिला न वचे कदा श्रीराम सद्गुरु गुण मो देव मोठा जयास वाटे तो करंटा सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे श्रीराम सद्गुरु स्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत तेथे कैसे उरेल सामर्थ हरिहरांचे श्रीराम म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक जेते आटते ब्रह्माधिक अल्पबुद्धी मानवी रंक तयासी हे कळेना श्रीराम गुरुदेवास बरोबरी करीतो शिष्य दुराचारी भ्रांती बैसली अभ्यंतरी सिद्धांत नवे श्रीराम देव मनुषी बाविला मंत्री देवपदाशी आला सद्गुरु न वचे कल्पिला ईश्वराचे नि श्रीराम म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्रे लागली श्रीराम असो सद्गुरु पुढे दुजे काहीच न चढे देव सामर्थ ते केवडे माया जनित श्रीराम आहो सद्गुरु कृपा जयासी सामर्थ्य न चले तयापाशी ज्ञान बळे वैभवासी द्रोण तुल्य हो केले श्रीराम सद्गुरु कृपेचे निबळे अप्रोक्ष ज्ञानाचे निसाळे माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस न ये श्रीराम ऐसे सतशिष्याचे वैभव सद्गुरु वचनी भाव तेने गुणे देवराव स्वयेची होती श्रीराम अंतरी अनुतापे तापले तेने अंतरशुद्ध झाले पुढे सद्गुरुवचने निवाले सतशिष्या ऐसे श्रीराम लागता सद्गुरु वचन बनते झाले ब्रह्मांड पालथे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालटना दरी जय श्रीराम शरण सद्गुरुस गेले सदशिष्य ऐसे निवडले क्रिया पालटे झाले ईश्वरी श्रीराम ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटे करी एरमायिक वेशधारी शिष्य श्रीराम वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक देखो वेखी पडत मूर्ख शरण गेले श्रीराम झाली विषय वृत्ती अनावर दृढ धरिला संसार परमार्थ चर्चेचा विचार मळीन झाला श्रीराम मोड घेतला परमार्थाचा हव्यास धरिला प्रपंचाचा भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला श्रीराम मानिला प्रपंची आनंद केला परमार्थी विनोद भ्रांत मूडमती मंद लोधला कामी श्रीराम सुकर पूजिले विलेपने मैसा मर्दिला चंदने तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला श्रीराम रासव उकरडा लोळे तयासी परिमळ सोहळे उलो पळे तया केवी हंस पंगती श्रीराम तैसा दारीचा बराडी घाली अधपतनी उडी तयास भगवंत आवडी सत्संग कैसा श्रीराम वरती धरून दाताळी श्वानपुत्र हाडे चगळी तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे श्रीराम तया श्वानमुखी परमान्न की सिंहासन तैसे सत्ता ज्ञान जिरेल कैसे श्रीराम रासबे राखता जन्म गेला तो पंडितामध्ये प्रतिष्ठिला न वचे तैसा असक्ताला परमार्थ नाही श्रीराम मिळाला राजहंसाचा मेळा तेथे आला डोंब कावळा लक्षुण विष्टेचा गोळा हंस मनवी श्रीराम तैसे सज्जनाचे संगती विषयी सज्जन मनविती विषय अमध्ये चित्ती गोळा लक्षिला श्रीराम काके घेऊन या दारा मने मज संन्यासी करा तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी श्रीराम असो ऐसे पडत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख नारकी नरक नारके प्राणी नरक भोगती स्वइच्छा श्रीराम वैशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषय दास मानावा भक्तराज केवी श्रीराम तैसे विषयी बापुडे त्या सज्ञान कडे, वाचा शाब्दिक बडबडे वरपडे झाले श्रीराम ऐसे शिष्य परमनष्ट कनिष्ठांमध्ये कनिष्ठ हीन अविवेकी आणि दुष्ट खळखोटे दुर्जन श्रीराम ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप तयासी प्रायचित्त अनुताप उद्भवता आहे श्रीराम तेही पुन्हा शरण जावे सद्गुरूच संतोष व्हावे कृपादृष्टी झालीया व्हावे पुन्हा शुद्ध श्रीराम स्वामी द्रोह जया गडे तो चंद्र नरकी पडे तयास उपाव चीन गडे स्वामी तुष्टल्या वाचुनी श्रीराम स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगणी गातले तेने गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान श्रीराम भाव आणि जायाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला दो दिसांचा मंत्राकारणे श्रीराम ऐसे केले गुरुदंड शब्द शिकला पाषांड झाला तोंडाळ तरमुड महापाषांडी श्रीराम घडी एक रडे आणि पडे घडी एक वैराग्य चढे घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा श्रीराम घडी एक विश्वास धरी सवेची घडी एक गुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा श्रीराम काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती श्रीराम अहंकार आणि देहपांग अनाचार आणि विषयसंग संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे श्रीराम दीर्घसूत्री कृतज्ञ पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त अभाव शीघ्र कोपी निष्ठुर परघातक श्रीराम हृदय शून्य आणि आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविचारी संदेहासी दृढधरता श्रीराम आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर् दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना हृदयी वसे श्रीराम ईशना असोया तिरस्कारे निंदेसी प्रवर्ते आदरे देहाभिमाने हुंबरे जानपणे श्रीराम क्षुदा तृष्णा आवरेना निद्रा सहसाधरेना कुटुंबचिंता ओसरेना भ्रांती पडली श्रीराम शाब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा अनुतापदारिष्ट साधनाचा मार्ग नजरी श्रीराम भक्ती विरक्ती न शांती सदृत्ती लीनता नादांती कृपा दया न तृप्ती सुबुद्धी असेचना ना श्रीराम काया क्लेशी शरीरहीन धर्मविषयी परमकृपन क्रिया पालटे ना कठीण हृदय जयाचे श्रीराम आर्जवनाही जनासी जो अप्रिय सज्जनासी जयाचे जीवी अहर्निशी परन्यून वसे श्रीराम सदा सर्वकाळ लटिका बोले माईक लापनिका क्रिया विचार पाहता ऐका वचनी सत्य नाही श्रीराम पर पिढे विषयी तत्पर जैसे विंचू का विकार तैसा कुशब्दे जिंवार भेदी सकळांचे श्रीराम आपले जाकी अवगुण पुढिलांशी बोले कठीण मिथ्या गुण दोषे विन गुण दोष लावी श्रीराम सोये पापात्मा अंतरी पुढिलांची कवन न करी जैसा हिंसक दुराचारी दुःखे नेना श्रीराम दुःख पराव्याचे नेनती दुर्जन गांजलेची गांजिती श्रम पावता आनंदती आपले मनी श्रीराम स्वदुःखे जुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी तयास प्राप्त यमपुरी राजदूत जोडिती श्रीराम असो ऐसे मदांध वापुळे तयास भगवंत कैसा जोडे जयास सुबुद्धी नावडे पूर्व पाते के करुणी श्रीराम जयास देहांचे अंती गात्रे क्षीणता पावती आणि जीवलगे ओसंडिती जाणवेल तेव्हा श्रीराम असो ऐसे गुणा वेगळे ते सदशिष्य आगळे दृढ ते सोहळे भोगती स्वानंदाचे श्रीराम स्थळी विकल्प जागे कुळाभिमान पाठी लागे ते प्राणी प्रपंच संगे हिमपुटी होती श्रीराम जेने करिता दुःख झाले तेची मनी दृढ धरिले तिने गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख श्रीराम संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकले ऐसे म्हणून अनहित केले ते दुःखी होती सोये श्रीराम संसारी सुख मानिती ते प्राणी मोडमती जाणून डोळे झाकती पडत मूर्ख श्रीराम प्रपंचे सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा अवघाची बुडवावा हे विहित नव्हे श्रीराम मागा झाले निरूपण गुरु शिष्याची ओळखन आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल श्रीराम इति श्रीदास गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तृतीय हा श्रीराम